सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ श्रीराम दशक पंधरावा समास सातवा श्रीराम नाना विकारांचे मुळ ते हे मूळ मायाच केवळ अचंचळी जे चंचळ सूक्ष्मरूपे श्रीराम मूळ माया जाणीवेची मुळीच्या मूळ संकल्पाची ओळखी षड गुणेश्वराची एनीच न्याये श्रीराम प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर मनती परी ते आवगी जगज्योती मूळ त्यासी श्रीराम संकल्पाचे जे चलन तेची वायोचे लक्षण वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम पाहता कोणी एक वेल त्याच्या मुळ्या असतील खोल पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पाशी श्रीराम काही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये श्रीराम तेची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता पुढे वाढता वाढता दिसो लागे श्रीराम कड्यावरी वेळ निघाला अधोमुखे बळे चालिला फापावून पुढे आला भूमंडळी श्रीराम तैशी मूळ माया जान पंचभूते आणि त्रिगुण मोळी आहे हे प्रमाण प्रत्यये जानावे श्रीराम अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभला विकारांचा विकार झाला असंभाव्य श्रीराम नाना फडगरे फुटली नाना जुबांडे वाढली अनंताग्ने चालिली सृष्टीमध्ये श्रीराम कित्येक फळे ती पडती सवेची अनेक निगती ऐसी होती आणि जाती सर्व काळ श्रीराम एक वेलची वाढले पुन्हा तेतेची फुटले ऐसे आले आणि गेले किती एक श्रीराम पाने जडती आणि फुटती पुष्पे फळे तेनेची रीती मध्ये जीव हे जगती असंख्यांत श्रीराम अवघा वेलची करपतो मुळापासून पुन्हा होतो ऐसा अवघा विचार जोतो प्रत्यक्ष जाणावा श्रीराम मूळ कनोन काढिले प्रत्यय ज्ञाने निर्माण केले तरी मग वाढण्याची राहिले सगळ काही श्रीराम मुळी बीज शेवटी बीज मध्ये जळ रूप बीज ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला श्रीराम मुळामध्ये ज्या गोष्टी सांगता हे बीज सृष्टी जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो श्रीराम जातो येतो पुन्हा जातो ऐशा प्रत्यावृत्ती करीतो परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे श्रीराम न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काही ला तरी लागे जाणावे न घडे ऐसे जरी मनावे, तरी काही तरी लागे जाणावे अंतरची परी ठावे सकळांशी कैसे श्रीराम तेनेशीच कार्य करीतो परंतु तयास नेनितो दिसेना ते काय करीती बापडे लोक श्रीराम विषय भोग तेनेची घडे तेने वीन काहीच न घडे स्थळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे श्रीराम जे आपलेची अंतर तद्रूपची जगदंतर शरीर भेदाचे विकार वेगळाले श्रीराम अंगोळीची अंगोळी वेदना एकीची एकीस कळेना हात पाय अवेवनाना येणे चिन्याये श्रीराम अवेवाचे अवेवनेने मातो पराचे काय जाणे परांतर या कारणे जाणवेना श्रीराम एकाची उदके सकळ वनस्पती नाना अग्रभेद दिसती खुडिली ती तुकीच सुटती येरते टवटवीत श्रीराम येणेची न्याये भेद झाला कळेना एकाचे एकाला जानपणे आत्मयाला भेद नाही श्रीराम आत्मत्वी भेद दिसे देह प्रकृती करिता भासे तरी जाणतची असे बहुतेक श्रीराम देखोन ऐकोन जानती शहाने अंतर परीक्षिती धूर्त ते अवघेच समजती रूपे श्रीराम जो बहुतांचे पाळन करी तो बहुतांचे अंतर विवरी धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही श्रीराम आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती प्राणी मात्र येणे रीती वर्तताये श्रीराम स्मरणामागे विस्मरण रोकडी प्रचित प्रमाण आपले ठेवणे आपण चुकताये श्रीराम आपलेच आपना स्मरेना बोलिले ते आठवेना उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैशा श्रीराम ऐसे हे चंचल चक्र काही नीट काही वक्र झाला रंक अथवा शक्र तरी स्मरणा स्मरणे श्रीराम स्मरण म्हणजे देव विस्मरण म्हणजे दानव स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता श्रीराम मनोनी देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जानावी प्रचेत मानसी आणावी विवेके सहित श्रीराम विवेके विवेक जाणावा आत्म्याने आत्मा ओळखावा नेत्रे नेत्रची पावा दर्पणीचा श्रीराम विवेके विवेक जाणावा आत्म्याने आत्मा ओळखावा नेत्रे नेत्रची पावा दर्पणीचा श्रीराम स्थूळे स्थूळ खाजवावे सूक्ष्मे सूक्ष्म समजावे कुणीने सी बानावे अंतर्यामी श्रीराम विचारे जाणावा विचार अंतरे जाणावे अंतर अंतरे जाणावे परांतर हो या श्रीराम स्मरणा माझी स्मर विस्मरण स्मरणा माझी विस्मरण ची भेदाचे लक्षण एक देशी परिपूर्ण होत नाही श्रीराम पुढे शिके मागे विसरे पुढे उजेड मागे अंधारे पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही श्रीराम तुर्या जाना स्मरण सुसुप्ती जानावी विस्मरण उभयतान शरीरी जान वर्तती आता श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अधोर्ध्व निरूपण नाम समास महा श्रीराम